ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमः अध्याय पंधरावा रुचिक जमदग्नी आणि परशुराम याचे चरित्र शुकाचार्य म्हणाला परीक्षिता उर्वशीपासून आयु श्रुतायू सत्यायू रय विजय आणि जय असे पुरुरव्याला सहा पुत्र झाले श्रुतायूचा पुत्र वसुमान सत्यायूचा श्रुतंजय रयाचा एक आणि जयाचा अमित विजयाचा भीम भीमाचा कांचन कांचनाचा होत्र आणि होत्राचा पुत्र जन्मू होता ज्याने गंगेला आपल्या उंजळीत घेऊन पिऊन टाकली तोच हा जन्नू होय जन्नूचा पुत्र पुरू होता पुरुचा बलाक आणि बलाकाचा अजक अजकाचा पुत्र कुश कुशांबू तनय वसु आणि कुशनाभू हे कुशाचे चार पुत्र होते यापैकी कुशांबूचा पुत्र गाधी होता गाधीच्या कन्येचे नाव सत्यवती होते रुचिक ऋषीनी तिला मागणी घातली हा वर कन्येसाठी योग्य नाही असे वाटून गाधी ऋषिकाला म्हणाला मुनीश्वर आम्ही कुशिक आहोत आमच्या कन्येसाठी आपण मला एक हजार घोडे शुल्क रूपाने द्या त्यांचे शरीर पांढरे परंतु एक कान मात्र काळा असावा गाधी असे म्हणाला तेव्हा ऋषिक मुनीला त्याचा आशय समजला आणि वरुणाकडे जाऊन त्यांनी तसेच घोडे आणले आणि ते देऊन सुंदरी सत्यवतीशी विवाह केला एकदा महर्षी ऋषिकाना त्याची पत्नी आणि सासू दोघींनीही पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली महर्षी रुचिकानी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून दोघीसाठी वेगवेगळ्या मंत्रांनी चरू शिजवला आणि ते स्नान करण्यासाठी निघून गेले सत्यवतीच्या आईला वाटले की ऋषींनी आपल्या पत्नीसाठी श्रेष्ठ प्रतीचा चरू शिजवला असेल म्हणून तिने तिच्याकडून तिचा चरू मागून घेतला तेव्हा सत्यवतीने आपला चरू आईला दिला आणि आईचा चरू स्वतः खाल्ला जेव्हा मुनींना ही गोष्ट समजली तेव्हा ते सत्यवतीला म्हणाले तू मोठा अनर्थ केलास आता तुझा पुत्र लोकांना शासन करणारा क्रूर स्वभावाचा होईल आणि तुझा भाऊ एक श्रेष्ठ ब्रह्मव्यता होईल सत्यवतीने ऋषिक मुनींना प्रसन्न करून प्रार्थना केली की असे होऊ नये तेव्हा ऋषी म्हणाला ठीक आहे पुत्राऐवजी तुला नातू तसा होईल नंतर सत्यवतीला जमदग्नी झाला सत्यवती सर्व लोकांना पवित्र करणारी परम पुण्यमयी कौशिकी नदी झाली रेणू ऋषीची कन्या रेणुका होती जमदग्नीने तिचे पाणी ग्रहण केले जमदग्नी ऋषीला रेणुकेपासून वसुमान इत्यादी अनेक पुत्र झाले त्यातील सर्वात लहान परशुराम होता त्याचे यश सर्व जगात प्रसिद्ध आहे असे म्हणतात की हैहै वंशाचा नाश करण्यासाठी स्वतः भगवंतानीच हा अंशावतार ग्रहण केला होता त्याने या पृथ्वीला एकवीस वेळा क्षत्रियहीन केले केली क्षत्रियाने जरी त्यांचा थोडासाच अपराध केला होता तरी सुद्धा ते क्षत्रिय दुष्ट रजतमाने व्यापलेले आणि याच कारणामुळे ते पृथ्वीला भारभूत झाले होते म्हणून त्यांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरवला परीक्षिताने विचारले त्यावेळी संयमशून्य क्षत्रियांनी परशुरामाचा असा कोणता अपराध केला होता की ज्या कारणाने त्यांनी वारंवार क्षत्रियांच्या वंशाचा संहार केला तेव्हा शुक म्हणाला त्यावेळी हय्याई वंशाचा अधिपती अर्जुन होता तो एक श्रेष्ठ क्षत्रिय होता त्याने अनेक प्रकारे सेवा शुश्रूषा करून भगवान नारायणांचे अंशावतार दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतली आणि त्यांच्याकडून एक हजार हात आणि शत्रूपासून पराजित न होण्याचा वर मागून घेतला त्याचबरोबर इंद्रियाचे अबाधित बळ अतुल संपत्ती तेजस्विता वीरता कीर्ती आणि शारीरिक बळसुद्धा त्याने प्राप्त करून घेतली तो योगेश्वर झाला होता आणि माझी सर्व सिद्धी त्याला प्राप्त होत्या जगामध्ये तो वायूप्रमाणे सगळीकडे बेधडकपणे विहार करीत असे एकदा गळ्यात वैजयंती माळ घालून सहस्रबाहू अर्जुन पुष्कळशा सुंदर स्त्रियासह नर्मदा नदीमध्ये जलविहार करीत होता त्यावेळी मदोन्मत होऊन सहस्र भाऊने आपल्या हाताने नदीचा प्रवाह अडवला सहस्रार्जुनाच्या अर्जुनाच्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह उलट वाहू लागल्यामुळे आपले शिबिर बुडू लागले ही गोष्ट पराक्रमी रावणाला सहन झाली नाही जेव्हा रावणाने अर्जुनाची कळ काढली तेव्हा त्याने त्या स्त्रियांच्या देखतच त्याला पकडले आणि महिष्मतीत नेऊन वानरासारखे कैद केले आणि नंतर पुलस त्यांच्या सांगण्यावरून सोडून दिले एके दिवशी सहस्रभाऊ अर्जुन शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता दैववशात तो जमदग्नीच्या आश्रमात जाऊन पोहोचला तपस्वी जमदग्नी मुनीने आश्रमातील कामधेनूच्या प्रतापाने सेना मंत्री आणि वाहनासह हय्याधिपतीची आतिथ्य केली जमदग्नी मुनीची ऐश्वर आपल्यापेक्षाही मोठी असल्याचे पाहून त्याने त्याच्या आदर सत्काराचा मान न ठेवता कामधेनूच घेऊन जाण्याचे ठरवले त्याने उर्मटपणाने मुनीची कामधेनू बळेत नेण्याची सेवकांना आज्ञा केली तेव्हा त्याच्या सेवकांनी हंबरणाऱ्या कामधेनूला वासरासह बळजबरीने पुरीला नेली तो तिथून निघून गेल्यावर परशुराम आश्रमात आला आणि त्याच्या दुष्टपणाची हकीकत ऐकून जखमी झालेल्या सापाप्रमाणे संतापला तो आपला भयंकर परशु बाणाचा भाता ढाल आणि धनुष्य घेऊन कुणालाही न जुमानणारा सिंह हत्तीच्या राजाच्या मागे लागतो त्याप्रमाणे त्याच्या पाठोपाठ धावू लागला सहस्रार्जुन नुकताच आपल्या नगरात प्रवेश करीत होता तेवढ्यात त्याने पाहिले की परशुराम अत्यंत वेगाने आपल्याकडेच धावत येत आहे त्याने हातामध्ये धनुष्यबाणाने परशु घेतला होता शरीरावर काळे मृगचर्म धारण केले होते आणि त्याच्या जटा सूर्यकिरणाप्रमाणे चमकत होत्या त्याला पाहताच त्याने गदा खडग बाण कृष्टी तोफा शक्ती इत्यादी आयुधांनी सुसज्ज हत्ती घोडे रथ पायदळ यांनी युक्त अशी अत्यंत भयंकर सतरा अक्षोहिणी फौज पाठवली परशुरामाने एकट्याने ती सर्व फौज नष्ट करून टाकली भगवान परशुरामाचा नेम मन आणि वायू याप्रमाणे होता भगवान परशुरामाचा वेग मन आणि वायू याप्रमाणे होता तो शत्रूच्या सेनेचा निपात करीत जात होता जिथे जिथे तो आपल्या परशुचा प्रहार करीत तिथे तिथे सारथ्या आणि वाहनासह वीरांचे हात मांडे आणि खांदे हे सर्व तुटून जमिनीवर पडत होते हययाधिपती अर्जुनाने जेव्हा पाहिले की आपल्या सेनेतील सैनिक त्यांचे धनुष्यबाण ध्वज आणि ढाली परशुरामाच्या परशुने आणि बाणांनी तुकडे तुकडे होऊन रणभूमीवर रक्ताच्या थारवड्यात पडल्या आहेत तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला आणि तो स्वतः त्याच्याशी लढण्यासाठी येऊन थडकला त्याने एकाच वेळी आपल्या हजार हाताने पाचशे धनुष्यांना बाण लावले आणि ते परशुरामावर सोडले परंतु परशुराम सर्व अस्त्रे धारण करणाऱ्यामध्ये अग्रगण्य होता त्याने आपल्या एका धनुष्याने सोडलेल्या बाणानेच ते सर्व एकदम तोडून टाकले आता अर्जुन हातानेच पहाड आणि झाडे उपटून घेऊन वेगाने युद्धभूमीवर जाऊन परशुरामावर टाकणार तोच परशुरामाने आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशुने अत्यंत वेगाने सापासारखे त्याचे हात तोडून टाकले त्याचे हात तुटल्यावर परशुरामाने पर्वताच्या शिखरासारखे असलेले त्याचे उंच मस्तक धडापासून वेगळे केले वडील मारले गेल्यानंतर त्याचे दहा हजार पुत्र भिवून पळून गेले शत्रूचा नाश करणाऱ्या परशुरामाने वासरासह कामधेनू परत घेतली ती अत्यंत दुःखी होती त्याने तिला आश्रमात आणून वडिलाकडे सोपवले आणि महिष्मती नगरीत आपण जे काही केले ते सर्व आपल्या वडिलांना आणि भावांना सांगितले ते ऐकून जमदग्नी मुनी म्हणाला महावीरा परशुरामा तू मोठेच पाप केलेस कारण सर्व देवमय राजाचा तू विनाकारण वध केलास पुत्रा आपण ब्राह्मण आहोत क्षमा करण्यामुळेच आपण पूजनीय आहोत एवढेच काय सर्वांचे पितामह ब्रह्मदेव सुद्धा क्षमेच्या बळावरच ब्रह्मपदाला प्राप्त झाले आहेत क्षमेमुळेच ब्राह्मणाचे तेज सूर्याच्या प्रभेप्रमाणे चमकते भगवान श्रीहरीसुद्धा क्षमावान लोकावरच लवकर प्रसन्न होतात पुत्रा सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षाही अधिक पापमय आहे जा भगवंताचे स्मरण करीत तीर्थयात्रा करून आपले पाप धुवून टाक या ठिकाणी पंधरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू